บุ๊กทู เก้าสิบเจ็ดสัตยานสัตยานคำสันธานสี่ อุบยานวัยอวยยอุบยานวัยอวยยเขาหลับทั้งที่โทรทัศน์เปิดอยู่จรี टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला जरी टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला เขายังอยู่ डुकल्याव जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला जरी उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला मैमा राव नाटकल्याव जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही โทรทัศน์ยังเปิดอยู่ถึงอย่างนั้นเขาก็หลับ टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला टीव्ही चालू होता तरीही तो झोपी गेला ดึกแล้ว ถึงอย่างนั้นเขาก็ยังอยู่ उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला उशीर झाला होता तरीही तो थोडा वेळ थांबला खावक मैमा आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही ทั้งที่เขาไม่มีใบขับขี่เขาก็ขับรถ त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो ถึงแม้ถนนลื่น लेव रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगाने चालवतो रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो चकयान เขาขี่จักรยานทั้งทั้งที่เขาเมา दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे दारू प्यायलेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे बाय เขาไม่มีใบขับขี่แล้วยังขับรถ परवाना नसूनही तो गाडी चालवतो परवाना नसूनही तो गाडी चालवतो ทั้งทั้งที่ถนนลื่น रेव. रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो खी चकयान दारू प्यालेला असूनही तो मोटारसायकल चालवतो दारू प्यायलेला असूनही तो मोटारसायकल चालवतो तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही เธอไม่ไปหาหมอถึงแม้ว่าเธอจะมีอาการเจ็บปวดก็ตาม वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही เธอซื้อรถถึงแม้ว่าเธอจะไม่มีเงินก็ตาม तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही तिने महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही เธอมีอาการเจ็บปวด वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही เธอไม่มีเงิน तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते